गीता प्रवचने सांगताना माझी काय वृत्ती होती ते मी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु काही शब्द परमेश्वर मनुष्याकडून बोलवून घेत असेल तर असे मानले जाईल की ते सगळे शब्द परमेश्वराने बोलविले ही प्रवचने देताना मला असा भास होत नव्हता की मी बोलत आहे व ऐकणाऱ्यांनाही असा भास होत नव्हता की विनोबा बोलत आहे जिथे जिथे ही प्रवचने पोहोचली आहेत तिथे तिथे हृदयशुद्धीची आणि क्रिया पालटण्याची त्यांनी प्रेरणा दिली आहे माझी वासना आहे की घराघरात यांचे श्रवण पठण मनन व्हावे विनोबा भावे